श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग अठ्ठावीसावा श्री वसिष्ठ म्हणाले हे निष्पापा रामा अशा प्रकारे मी हा भुषुंडाचा वृत्तांत तुला सांगितला या उपासनेने भुषुंड अविवेकजन्य संकटापासून तरला हे महापराक्रमी रामा प्राणायामाच्या या दृष्टीचा अभ्यासपूर्वक आश्रय करून भुषुंडाप्रमाणे तूही या महासागराचे उल्लंघन कर ज्याप्रमाणे सतत अभ्यास केल्यामुळे प्राप्त झालेल्या ज्ञानाने व योगाने भूषुंड प्राप्य ब्रह्मवस्तूस प्राप्त झाला त्याप्रमाणे तूही त्या पदास प्राप्त हो प्राण व अपान यांची वर सांगितल्याप्रमाणे उपासना करणारे व आपल्या बुद्धीला कुठेही आसक्त होऊ न देणारे सर्वजण भुषुंडाप्रमाणे परमतत्वामध्ये अवस्थित होतात या विचित्र विज्ञानदृष्टी तू ऐकले आहेस आता बुद्धीचा आश्रय करून तुला योगाभ्यासपूर्वक किंवा उपासनापूर्वक अशी स्वात्मप्रतिष्ठा संपादन करायची इच्छा असेल तर तशी कर त्यावर श्रीराम म्हणाला भगवन <clears throat> भूमीवर अवतीर्ण झालेल्या सूर्याप्रमाणे असणाऱ्या तुम्ही <clears throat> आपल्या ज्ञानरूपी किरणाने अनात्मा देहच मी आहे अशी भ्रामक समजूत व त्यामुळे होणारी दुष्कर्मे ही दोन्ही ज्याच्यामुळे होतात त्या हृदयस्थ म्हणजे अज्ञानाला अगदी नष्ट केले आहे जणू तुम्ही दुसरे असे हे आम्ही चांगले ज्ञानी झालो आहोत जणू तुम्हीच दुसरे असे हे आम्ही चांगले ज्ञानी झालो त्यामुळे अत्यंत रुष्ट झालो आहोत आम्ही आत्मस्वरूप अधिष्ठानात प्रविष्ट झालो आहोत ज्ञेय ब्रह्माला जाणून आम्ही विज्ञानवंत होऊन राहिलो आहोत आहा हा भुशुंडाचे चरित्र किती आश्चर्यजनक आहे भगवन आपण उत्तम अर्थाचा म्हणजे आत्मतत्वाचा बोध घणवणारे हे चरित्र मला सांगितलेत ब्रह्मन आपण सांगितलेल्या त्या भुषुंड चरित्रात जे मांस चर्म व अस्थि यांनी निर्मिलेले देहरूपी गृह उल्लेखलेत ते कोणी रचले आहे ते कोणापासून उत्पन्न झाले आहे ते कोणामुळे अवस्थित झाले आहे त्या ग्रहात राहतो कोण त्याचा स्वामी कोण श्री वसिष्ठांनी सांगितले राघवा परमार्थाचा बोध करण्यासाठी व दोषांचे निराकरण होण्यासाठी मी जे तत्वत सांगणार आहे ते हे ऐक हाडे हेच ज्याचे आधारस्तंभ आहेत ज्याला नऊद्वारे आहेत रक्त व मांस यांनी जे लिंपलेले आहे असे हे शरीरूपी ग्रह हे राघवा कोणी रचलेले नाही आकाशात दोन चंद्र आहेत असा तिमिर रोग्याला जसा भ्रम होतो त्याप्रमाणे हे केवळ आभास मात्र आहे त्याला निर्माण करणारा कोणी नसतानाच ते आहे असे भासत आहे ते सत व असत अशा दोन्ही स्वरूपाने व्यवस्थित आहे जोपर्यंत आपल्याला दोन चंद्र दिसत असतात तोवरच ते दोन वाटतात वस्तुत चंद्र एकच आहे तसाच देह ही जोवर प्रतीत होत असतो तोवर त्याची स्थिती वाटते वास्तविक तो असतच आहे तथापि अबाधित सत हे त्याचे अधिष्ठान असल्यामुळे त्याला सत म्हणतात त्यामुळे तो सदरूप व असद्रूप आहे स्वप्नात दिसणारे पदार्थ स्वप्नदशेत सत असतात व इतर अवस्थामध्ये असत होतात जेव्हा पाण्यावर बुडबुडा दिसतो तेव्हा तो खरा असतो पण पुढे तो पाण्यात लीन झाला म्हणजे असत होतो त्याच न्यायाने जेव्हा देह प्रतीत होतो तेव्हा तो सत पण त्याची प्रतीती येईनाशी झाली व शुद्ध आत्म्याचे दर्शन झाले की असत होतो जोवर आपल्याला मृगजळाचा प्रतिभास होतो तोवर ते मृगजळ सत असते पण मरुभूमीचे ज्ञान झाले म्हणजे ते असत होते त्याच न्यायाने प्रतिभासाच्या वेळी देह सत्य व जेव्हा अधिष्ठान चिदात्म्याचा साक्षात्कार होतो तेव्हा असत आहे सध्या हे सर्व आभास मात्र असते मी हा अमुक नावाचा आहे असा पूर्वी धरलेला जो देहाहंकार त्याचे संस्कार दृढ झालेले असल्यामुळे मी देह आहे असा भ्रम पुनः पुन्हा होतो त्यामुळे तो नित्य आहे असे भासते यासाठी हे रामा मांस अस्थि इत्यादीमय देहच मी आहे हा भ्रम सोड कारण संकल्पामुळे निर्माण झालेले हजारो देह आहेत तू एका देहाने मोठ्या सुखाने शय्येवर जेव्हा निजलेला असतोस तेव्हाच ज्या स्वप्नातल्या देहाने तू दशदिशा फिरत असतोस तो तुझा देह कोठे असतो जागृतावस्थेतील मनोराज्यात तू ज्या देहाने स्वमार्गातील अमरावत्यादी नगरात किंवा मेरूवर संचार करतोस तो तुझा देह कोठे असतो स्वप्नातही दुसरे स्वप्न पडून त्यात तू ज्या देहाने पृथ्वीवरील निरनिराळ्या प्रदेशात फिरतोस तो तुझा देह कोठे असतो एका मनोराज्यातील दुसऱ्या मनोराज्यात तू ज्या देहाने मोठ्या वैभवभूमीत संचार करतोस तो तुझा देह कोठे असतो कल्पना सुटताच कल्पित देहही सुटतो तेव्हा अशा मनोराज्यातील ज्या गतदेहांनी तू विचित्र क्रिया करतोस ते तुझे देह कोठे आहेत तू संकल्पजन्य प्रिय व सुंदर स्त्रीशी ज्या शरीराने समागम करून सुखी होतोस तो तुझा देह कोठे आहे हे रामा वर सांगितलेले हे देह जसे संकल्पापासून सदसन्मय उत्पन्न होतात तसाच व त्याचप्रमाणे आचार करणारा हा जागृतीतील देहही संकल्पापासून झालेला व मिथ्या आहे हे धन हा देह हा देश असा जो हा विभ्रम तो सर्व चित्तांच्या बळामुळे होणाऱ्या संकल्पाचा विलास आहे हे रघुनंदना या संसाराला तू दीर्घ स्वप्न समज किंवा दीर्घ चित्तभ्रम समज अथवा हे दीर्घ मनोराज्य आहे अशी भावना कर सूर्योदय झाला असता सर्व जसे स्पष्ट दिसते त्याप्रमाणे परमात्म्याच्या स्वाभाविक इच्छेने जेव्हा तू आत्मज्ञानास चांगल्या प्रकारे प्राप्त होशील तेव्हा तू हे उत्तम प्रकारे पाहशील स्वप्नातील संकल्प समूहाने जशी विचित्र जगतस्थिती होते त्याप्रमाणे ही संकल्परचनाही काही अनिर्वाच्य आहे जशी मी पूर्वी उत्पत्ती प्रकरणात ब्रह्मदेवाची उत्पत्ती सांगितली तशीच मनाची उत्पत्ती आपोआप आणि केवळ कल्पनेनेच होते मन विचित्र रचनेने युक्त आहे ते विभ्रमांनी युक्त आहे ते केवळ कलात मात्र आहे तसेच हे जगाचे अवभासन आहे ज्याप्रमाणे मनाचा कल्पित आभासच ब्रह्मदेवत्वास प्राप्त झालेला आहे त्याचप्रमाणे पूर्वदेह सोडण्याच्या वेळी कल्पिलेला उत्तरदेह उपस्थित होतो पूर्वसंस्काराच्या प्रवाहाने ज्याचा दीर्घकाल अभ्यास केलेला असतो त्याविषयीचीच वासना दृढ होते आणि त्या दृढ वासनेने तसाच देह दिसतो अशा आकृतीची भावना केलेली असते तशाच आकृतीचा उदय होतो रामा दीर्घ प्रयत्नाने मनाला अंतर्मुख करून हा देहाधिकांविषयीचा संकल्प चितच आहे अशी भावना दृढ करावी रामा आपण जर विपरीत भावना केली तर तिचा परिणामही विपरीतच होतो हा देहच मी व संसार माझा आहे अशी भावना केली असता तसाच अनुभव येतो रामा दृढ भावनेने जो सत्य आहे अशी वासना केली जाते तो सत्यच भासतो ज्याची भावना तीव्र वेगाने केली जाते तेच अनुभवाला येते रामा सर्व दिवसभर अत्यंत सुंदर कांतेचा ध्यास केला असता तीच जशी स्वप्नात दिसते त्याचप्रमाणे भावनेने ज्याचा पुष्कळ अभ्यास केला आहे असा संसारही अवलोकन केला जातो एक क्षणही स्वप्नात जसा संपूर्ण दिवस भासतो त्याप्रमाणे हे क्षणिक जगतही स्थिर दिसते सूर्यकिरणाने तापलेल्या वाळवंटात ज्याप्रमाणे मृगजळाची नदी दिसते <clears throat> त्याप्रमाणे ही पृथ्वी वस्तुत विद्यमान नसताही संकल्पामुळे विद्यमान असल्यासारखी दिसते दृष्टीच्या विरूपतेमुळे आकाशात मोरांच्या पिसांचा झुपका दिसतो त्याप्रमाणे जगद्रूपी लक्ष्मी भ्रमाप्रमाणे भासते पण दृष्टी निर्दोष झाली असता आकाशात दिसलेला मोरांचा पिसारा जसा दिसत नाही त्याप्रमाणे यथार्थ ज्ञान झाल्यावर हा जगपसारा भासत नाही आपणच आपल्या संकल्पाने कल्पिलेल्या व्याघ्रसिंहादिकास जसा एखादा भित्रा मनुष्यही घाबरत नाही त्याप्रमाणे संकल्पामुळे उत्पन्न झालेल्या संसाराला ज्ञानी भीत नाही स्वतः आत्माच बहिर्मुख दशेत हा असा भासत आहे त्यामुळे या संसार मार्गातील स्थितीत कोण कोणाला भिणार ते भय तरी कोटचे जो भितो त्याचेच विवेचन करावे विवेचनाने तो निरुपाधिक झाला म्हणजे त्या अद्वैशुद्ध आत्म्यामध्ये हा जगाचा भयादी रूप मोह दिसत नाही आत्म्याचे यथार्थ स्वरूप जाणल्याने आत्मा शुद्ध म्हणजे निरुपाधिक होतो आणि त्यानंतर चांगली परीक्षा करून हे सोने आहे असे ठरल्यावर पुन्हा ते तांबे आहे अशा भ्रमाला जसे पात्र होत नाही त्याप्रमाणे शुद्ध आत्मा पुन्हा अहंकारादी मळाचा स्वीकार करत नाही हे त्रिभुवन आभास मात्र आहे त्याला सतही म्हणता येत नाही व असतही म्हणता येत नाही म्हणून जगाच्या कल्पनेचा त्याग करणे हेच यथार्थ ज्ञान होय असे ज्ञानी म्हणतात मरण जीवित स्वर्ग ज्ञान अज्ञान इत्यादी काहीही चित प्रकाशाहून वेगळे नाही अशी जी एकता चिन्मात्र परिशेष तेच यथार्थ दर्शन होय तूपणा मीपणा इत्यादी सर्व संसार या सर्व दशदिशा माझ्याहून पृथक नाहीत तर हे सर्व स्वप्रकाश आत्मस्वरूपच आहे असे जाणणे हे यथार्थ दर्शन आहे असे ज्ञानी समजतात सत ब्रह्म व असत माया या दोघांच्या मिश्रणाने झालेल्या या जगात जसे तत्व आहे तसेच अवलोकन केल्याने मन उदय पावत नाही व अस्तही पावत नाही यथार्थ ज्ञानाने मन सर्व पदार्थांच्या असत्वाचा म्हणजे बाधाचा व सत्वाचा म्हणजे अधिष्ठान सन्मात्राचा निर्णय करून निष्काम बनते व त्यामुळे शांत होते यथार्थ ज्ञानाने मन कोणाची निंदा करत नाही व स्तुतीही करत नाही ते द्रष्टा होत नाही व शोक करत नाही तर तापत्रय रहित सत्यत्वास प्राप्त होते माझ्या सर्व संबंधी जनांना अवश्य मरावयाचेच आहे तेव्हा बंधुवियोग झाला असता वृथा संतप्त कशाला होतोस मला अवश्य मेले पाहिजे हा निश्चय आहे तेव्हा स्वतःचे मरण येऊन ठेपले असता तू वृथा संतप्त कशाला होतोस उत्पन्न झालेल्या पुरुषाला उत्तम वैभव वगैरे प्राप्त होणे अशक्य आहे त्यात हर्षाला अवकाश कोठे आहे त्यात या संसारात व्यवहार करणाऱ्या दरिद्र्यादी प्रत्येक मनुष्यावर आपत्ती येणे अवश्य आहे तर तेथे शोकाला अवकाश कोठचा सागरातील बुडबुड्याप्रमाणे जे जगज्जाल वाढते उदय पावते स्फुरण पावते त्याविषयी दुःख काय करायचे आहे जे सत अबाधित आहे ते केव्हाही झाले तरी सतच असणार व जे असत ते असतच असणार तेव्हा केवळ मायेच्या विकारांचे वैचित्र हेच ज्याचे स्वरूप आहे अशा या प्रपंचात दुसरे असे काय आहे की ज्याच्यासाठी हा शोक केला जातो मी अहंकारात्मा वर्तमानकाळी नाही भूतकाळी नव्हतो भविष्यकाळीही नसेल हा देह काम कर्म वासना अविद्या इत्यादी विचित्र दोषांपासून उत्पन्न झालेला आहे तेव्हा आता दुसऱ्या कशाविषयी शोक करायचा अरे बाबा मी चितप्रकाशात्मा देहाहून जर निराळा आहे तर ते संसद भाव माझे कोण की ज्यांच्याकरता शोक केला जातो याप्रमाणे यथार्थ ज्ञानरूप मुनींचे जे अंतःकरण निश्चययुक्त असते ते अस्त पावत नाही उदय पावत नाही व शांत झालेले असल्यामुळे संतप्तही होत नाही आपले घरटे बनविण्यासाठी गवताच्या मुळाजवळ असलेला कठीण भाग टाकून मृदू टोकच जेवढे तेवढे जसा तितिक तित्तीर पक्षी घेतो त्याप्रमाणे सर्वोत्तम पदी स्थित झालेला ब्रह्मवेता सर्व अनात्माच बाध झाल्यावर अवशिष्ट राहिलेल्या ब्रह्मत्वाचाच स्वीकार करतो यासाठी या असत्य प्रपंचावर थोडीशीही आस्था ठेवू नये दोरीने मोठा बैल जसा बांधला जातो त्याप्रमाणे आस्थेने प्राणी बद्ध होतो तेव्हा हे निष्पापा रामा तू आपल्या बुद्धीने या श्रेष्ठ ब्रह्माचा पूर्वोक्त युक्तीने पूर्ण निर्णय करून आस्थारहित बुद्धीने विहार करावास आस्था सोडून सुद्धा तू यथेष्ट आचरण करू नयेस तर अकर्तव्याची उपेक्षा करून आस्था व अनास्था यांचा सहज शर्मा वाचून त्याग करून आपले विहित कर्तव्यच करावेस ज्याला हे सर्व आभास मात्रच वाटते तो सूर्यास्त झाला असता सर्व भुवन जसे शांत होते त्याप्रमाणे मनात शीतलतेस प्राप्त होतो <coughs> रामा या सर्व पदार्थ समूहातील विशेष आकाशाचा त्याग करून तू हा सर्व आभास मात्र सामान्य सत्तेने पहा म्हणजे तुला सर्वानुगत सन्मात्राचा साक्षात्कार होईल पण हे रामा तो आभासच चित्ताच्या विशेष आकाराच्या कल्पनेने कलंकित झालेला असतो म्हणून त्याचाही त्याग करून तू निराभास हो हे रामा उत्तमा तू चिदाकाशमय नित्य सर्वगामी व पूर्ण सर्ववर्जित हो सन्मात्ररूप आभासाचा परित्याग केल्यावर तू नित्य निर्मल होशील मी नाही व हे माझे भोग सत्य नाहीत असे चिंतन केले असता हे वृथा अवडंबर अनर्थ करण्याइतके प्रतीत होत नाही चितच्या ठिकाणी या सर्वाचा बाध होतो किंवा सर्व चिदात्मरूप आहे हे दोन प्रकारचे चिंतन सत्य व असत्य सिद्धी देणारे आहे रामा वर सांगितलेल्या दोन प्रकारच्या चिंतनातील जे एक चिंतन तुला रम्य वाटत असेल त्याचा आश्रय कर किंवा वरील दोन्ही चिंतनांचा आश्रय करावा असे जर तुला वाटत असेल तर तसेही केलेस तरी चालेल हे निष्पापा रामा त्या दोन्ही दर्शनांनी व्यवहार करून तू रागद्वेषाचा परिहार कर जे काही फळ या लोकात भुवर लोकात किंवा स्वरलोकात सांगितलेले आहे ते सर्व रागद्वेषांचा सर्वथा क्षय केला असता प्राप्त होते रागद्वेषाने दूषित झालेल्या बुद्धीने मूढांचे जे जे आचरण होते ते ते सर्व तत्काल विपरीत फळ देते दावाग्नीने जळून गेलेल्या वनभूमीमध्ये हरिणे जशी राहत नाहीत त्याप्रमाणे रागद्वेषाच्या उर्मीनी व्यापलेल्या चित्तवृत्तीत चांगले गुण राहत नाहीत हे रामा राग व देश द्वेष हे दोन सर्प ज्या कल्पवृक्षाच्या मनोरूपी बिळात लीन झालेले नाहीत त्याला कोणते दुःखफल मिळत नाही जे बुद्धिमान शास्त्रांचे परिशीलन करणारे व विद्वानही असून चांगल्या प्रकारे नियत न झालेले व त्यामुळे रागद्वेषमय असतात ते जन अरण्यातील जंबूकच होत त्यांना धिक्कार असो माझ्या धनाचा उपयोग दुसऱ्याने घेतला मला दुसऱ्याकडून घेण्यास अवश्य असलेले धन मी चुकीने सोडले अशा प्रकारे मिळालेल्या किंवा नष्ट झालेल्या वगैरे धनाविषयी अभिनिवेश ठेवून ते पुन्हा मिळविण्यासाठी प्रतिपक्षाला मारणे बांधून ठेवणे इत्यादी व्यवहार करण्याची इच्छा करणे एतद्रूप रागद्वेषाचे क्रम वस्तुत तुच्छ आहेत कारण धन बांधव मित्र पुनः पुन्हा येतात व जातात अशा वस्तूंमध्ये विवेकी पुरुष अनुरक्त किंवा विरक्त कसा होणार संसार रचना ही परमेश्वराची माया आहे प्रिय विषयाच्या कल्पनेने व अप्रिय विषयाच्या त्यागाने संसाराचा विस्तार होत असतो त्यात अत्यंत आसक्त होणाऱ्या पुरुषाला ती संसार रचना सर्वथा अधोगतीला पोहोचविते राघवा धन जन व शरीर वस्तुत सत्य नाही ते मिथ्या आहे असा निश्चय केला असता मिथ्याच दिसते कारण हे सर्व उत्पत्तीच्या पूर्वी व नाशानंतर असत असते व मध्येही अस्थिर म्हणजे उत्तरोत्तर भावविकारांनी ग्रासलेले व सोपद्रव असते तेव्हा विचारी पुरुष यातील कशात लंपट होणार दुसऱ्याने कल्पलेल्या आकाशवृक्षामध्ये तिसरा कसा होईल आकाशात एकाने स्त्रीची कल्पना करावी व दुसऱ्याने तिचा उपभोग घ्यावा तशातला हा प्रकार म्हणावा लागेल रामा संसाराची रचना ही अशी आहे तिच्यामुळे तू भ्रांत होऊ नकोस हा सर्व भूतांचा मोठा समुदाय कर्तव्य करण्याच्या आवेशाने अतिशय चंचल व त्यामुळे कार्याकुल झालेला आहे पण विद्वान लोक याला आकाशात भासणाऱ्या गंधर्व नगराच्या मिथ्या विलासाप्रमाणे मानतात स्वप्नातील संकल्प नगराप्रमाणे हे सर्व खोटेच उद्भवले आहे कल्पनेचा सर्वत्र सद्भाव असल्यामुळे ते मिथ्या जगत दिवाभास प्राप्त झालेल्या सुषुप्ताप्रमाणे सर्वत्र उत्तम प्रकारे स्थित आहे तू या संसार दीर्घ स्वप्नातील नगरवृक्षास सर्वत्र पाहत आहेस अज्ञानरूपी निद्रेत स्फुरण पावण्याचा याचा स्वभावच आहे व तो स्वभावापासून केव्हाही च्युत न होणार आहे तू हा येथे संसार स्वप्नाने अतिशय भ्रांत होऊन स्थित आहेस यासाठी ज्याला मोठे निधान सापडले आहे असा उत्तम पुरुष अलक्ष्मीचा म्हणजे दरिद्र्याचा जसा त्याग करतो त्याप्रमाणे या निबिड अज्ञानमय दीर्घ निद्रेचा तू त्याग कर रामा जागा हो प्रातकाळी सूर्याला उदय पावलेलाच जसे कमल पाहते त्याप्रमाणे तू निर्विकल्प रूप आपल्या आत्म्याला सदा उदित असलेला पहा जागा हो जागा हो रामा मी हा तुला पुनपुन्हा जागा करतो आहे हे महाबाहू महाबाहो या अनामय आत्मसूर्याला पहा मेघाच्या स्थानी असलेल्या मी तुझ्यावर या शीतल सुशब्दाने शोभणाऱ्या ज्ञानजलाने अमितवृष्टी केली आहे राघवा सर्वोत्तम बोधास प्राप्त हो तू आज श्रेष्ठ ज्ञानी होऊन सत्य आत्मतत्वाला पहा या मिथ्या जगद्भ्रमाला सोड तुला जन्म नाही तुला दुःख नाही तुला दोष नाहीत व तुला भ्रमही नाही तू सर्व संकल्प सोडून स्वरूपात उत्तम प्रकारे स्थित हो हे महात्मन तुझे सर्व विकल्प दोष समूह सर्वथा गळून गेले आहेत तुझी दृष्टी या जागरावस्थेतही सर्व वासनाबीजयुक्त सुषुप्तीप्रमाणे विक्षेपरहित झाली आहे अशा प्रकारचा तू हे नित्य अपरोक्ष अतिविस्तृत ब्रह्मच आहेस यासाठी अत्यंत शुद्धीसाठी तू त्याच अत्यंत रामस्वरूप आत्म्यामध्ये चित्ताने रहा इति श्री वासिष्ठ महारामायणे प्रकरणे पूर्वार्धे अष्टावीश सर्गः श्रीराम